नदी किनारे सकल चपारी नदी किनारी येते सका रायला ए सकल चपारी नदी किनारी येते सका रायला

कामाच कारण सांगू नको ही आल्याली संधी सोडू नको अग कामाच कारण सांगू नको आणि आल्याली संधी सोडू नको मनातली बिच्छा नदी किनारी सांगायची हाय माझ्या राणीला आज सांगायची हाय माझ्या राणीला आहा बोल येतेस का सांग फिरायला सकाळच्या पारी राउंड के किनारे सका चपारी